माझ बोलणं माझ चालणं माझ हसणं माझ वागणं माझं बोलणं माझं चालणं माझ हसणं माझ वागणं माझं बोलणं माझं चालणं माझं हसणं माझं वागणं ऊन सावली चपरी कधी नकोस हवस ऊन सावली चपरी कधी नकोस हवस तुम्ही म्हणाल तसं हो हो तुम्ही म्हणाल तस हा हा तुम्ही म्हणाल तसं हो हो तुम्ही म्हणाल तस कधी वाट ते म्हणावे गीत केवळ आजचे आणि डोळ्यांच्या तळ्यात दीप सोडावे कालचे कधी वाट ते म्हणावे गीत केवळ आजचे आणि डोळ्यांच्या तळ्यात दीप सोडावे कालचे कुणी वाहती तळ्यात कुणी हळव्या डोळ्यात कुणी वाहती तळ्यात कुणी हळव्या डोळ्यात दोन्ही कासावीस हो हो दोन्ही कासावीस तुम्ही म्हणाल तस हो तुम्ही म्हणाल तसं दिसभर असावलो एका कवडशासाठी सांज ढळता ढळता पुन्हा पोचल दाराशी दिसभर असावलो एका कवडशासाठी सांज ढळता ढळता पुन्हा पोचल दाराशी आता सावलीच्या ओठी येड्या उन्हाची बसरी आता सावलीच्या ओठी येड्या उन्हाची बासरी गाण येड पिस हो हो गाण येड पिस हो हो तुम्ही म्हणाल तस हो हो तुम्ही म्हणाल तस पैल तीर गाठताना आले ध्यानी गेला धीर पार पोचताच झाला तीर तीर बैल तीर गाठताना आले ध्यानी गेला धीर पार पोचताच झाला तीर ऐल तीर जीव कोण त्या काठचा कुण्या नाही शागावचा जीव कोण त्या काठचा कुण्या नाही शागावचा आता म्हणाल तस हो हो आता म्हणाल तस हो हो तुम्ही म्हणाल तस हा हा तुम्ही म्हणाल तस माझं बोलणं माझं चालणं माझं हसणं माझं वागणं ऊन सावली चपरी कधी कोस हवस ऊन सावली परी कधी कोस हवस तुम्ही म्हणाल तसं हो हो म्हणाल तस तुम्ही म्हणाल तस हा तुम्ही म्हणाल तस हो हो म्हणाल तस हा हा म्हणाल तस हा हा म्हणाल तस हो तुम्ही म्हणाल तस तुम्ही म्हणाल तसं